नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा दुःख वाटे माझ्या जीवा नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा नष्ट पापिण मी नष्ट पापिन मीहिन नष्ट पापिन नष्ट पापिन नाही केले तुझे ध्याना नाही केले तुझे नाही केले तुझे नाही केले तुझे ध्यान जे जे दुःख झाले मला जे जे दुःख झाले मला दुःख झाले जे जे दुःख झाले मला ते त्वा सोशिले विठ्ठला ते त्वा सोशिले विठ्ठला नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा दुःख वाटे माझ्या जीवा नाही केली तुझी सेवा नाही रात्रंदिवस मज पाशी रात्रंदिवस मज पाशी हो रात्रंदिवस अहो रात्रंदिवस हो रात्रंदिवस मज पाशी रात्रंदिवस मज पाशी डाळू कांडू लागलासी डाळू कांडू ण्ड लि क्षमा देवराया देव क्षमा का देव देवराया राया क्षमाेव राया क्षमा 啊。 देव क्षमा कराव राया क्षमा दासी जनी लागे पाया दासी जनी दासी जनी ओ दासि जनी लागे पाया नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा दुःख वाटे माझ्या जीवा नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा तुझी सेवा तुझी सेवा